जीवन योग जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे अर्थपूर्ण जगण्याचे जीवन यशस्वी करणारे कल्याण साधणारे खऱ्या अर्थाने जीवन जगावया शिकवणारे आहे जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे जीवन जगण्याची कला आहे विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो जीवन दिव्य होतं त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस स्पर्श लाभतो कुठलंही आवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे जीवन योग वैभवाचे श्रीमंतीचे समृद्धीचे संपन्नतेचे यशाचे आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत हे विचार वैश्विक आहेत पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे हे विचार जो अंमलात आणि आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवाला येईल संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा सदा हरित प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी निरामय आणि निकोप शरीर मनाचे सुदृढ आरोग्य दुःख भीती नैराश्य ताणतणाव हिंसा क्रोध चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी आपली परिस्थिती का बदलत नाही श्रीमंतीचं रहस्य काय आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे आत्मविश्वास कसा मिळवावा जीवनशैली कशी हवी जीवनाची उंची कशी वाढवावी या प्रश्नांचा उहापोह करणारी जीवनाचाच जीवन योग बनवणारी जीवनात अखंड आनंदाचा धरा निर्माण करून शांत यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय एकोणपन्नासावा अक्रूराचे हस्तिनापूरला गमन श्री शुक म्हणाला अक्रूर पूर्ववंशी राजाच्या कीर्तीने मंडित असलेल्या हस्तिनापूरला गेला तो तिथे धृतराष्ट्र भीष्म विदूर कुंती बाल्लिक आणि त्याचा पुत्र सोमदत्त द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण दुर्योधन अश्वत्थामा पांडव व इतर इष्टमित्रांना भेटला अक्रूर जेव्हा सर्व संबंधितांना अस्थिवाईकपणे भेटला तेव्हा तेथील लोकांनी मथुरावासी स्वजनांची खुशाली त्याला विचारली त्याचे उत्तर देऊन अक्रोराने सुद्धा त्यांच्या खुशाली संबंधी चौकशी केली राजाचे पांडवाबरोबरचे वर्तन जाणून घेण्यासाठीच अक्रूर काही महिने तिथे राहिला खरी सॉरी खरे पाहू गेले तर आपल्या दुष्ट पुत्रांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचे धाडस शकुनी इत्यादी दुष्टांच्या सल्ल्यानुसार काम करणाऱ्या धृतराष्ट्रामध्ये नव्हते धृतराष्ट्राचे दुर्योधन इत्यादी पुत्र पांडवाचा प्रभाव शस्त्र कौशल्य बल शौर्य आणि विनय इत्यादी सद्गुण पाहून त्यांचा द्वेष करीत प्रजा पांडवावरच अधिक प्रेम करते हेही त्यांना सहन होत नाही म्हणून त्यांनी पांडवावर विषप्रयोग इत्यादी करून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत कुंतीने आणि विदुराने हे सारे अक्रूराला सांगितले जेव्हा अक्रूर कुंतीच्या घरी गेला तेव्हा ती आपल्या भावाजवळ जाऊन बसली अक्रूराला पाहून कुंतीच्या मनात आपल्या माहेरची आठवण जागी झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती म्हणाली दादा माझे आई वडील भाऊ बहिणी पुतणे इतर नातलग स्त्रिया आणि मैत्रिणी माझी कधी आठवण काढतात का माझा भाचा भक्तवत्सल आणि शरण आलेल्यांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण आणि कमलनयन बलराम यांना आपल्या या आतेभावांची कधी आठवण येते का शत्रूच्या गराड्यात असल्याने मी शोकाकुल आहे लांडग्यांच्या कळपात हरणी सापडावी तशी माझी अवस्था आहे श्रीकृष्ण कधी इथे येऊन माझे आणि या अनाथ माझ्या बालकांचे सांत्वन करील काय हे सचितानंद स्वरूप श्रीकृष्णा तू महायोगी आहेस विश्वात्मा आहेस आणि तूच सगळ्या विश्वाचा जीवनदाता आहेस हे गोविंदा आपल्या मुलासह दुःखी असलेली मी तुला शरण आले आहे आमचे रक्षण कर हे जग मृत्यूने व्याप्त आहे आणि तुझे चरण मोक्ष देणारे आहेत जे लोक या जगाला ध्यालेले आहेत त्यांच्यासाठी शरण जाण्याला तुझ्या चरणाव्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताही आश्रय नाही हे श्रीकृष्णा तू परमशुद्ध परब्रह्म परमात्मा आहेस सर्व योग्यांचा स्वामी असून तू स्वतः योग सुद्धा आहेस तुला मी शरण आले आहे तू माझे रक्षण कर शुक म्हणाला परीक्षिता तुझी पंजी कुंती अशा प्रकारे स्वजनांच्या आणि जगदीश्वर भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करून अत्यंत दुःखी होऊन रडू लागली अक्रूर आणि कीर्तिमान विदूर हे दोघेही सुखदुःखाला समदृष्टीने पाहत होते त्यांनी तिच्या पुत्रांच्या जन्मदात्या देवतांचे तिला स्मरण करून देऊन तिचे सांत्वन केले अक्रूर मथोरेला जाण्यासाठी निघाला तेव्हा राजा धृतराष्ट्राकडे गेला राजा आपल्या पुत्रांचा पक्षपाती होता आणि पांडवाशी त्याचे वर्तन पुत्रासारखे नव्हते अक्रूराने सर्वांसमक्ष श्रीकृष्णाचा मित्रत्वाचा संदेश त्याला सांगितला अक्रूर म्हणाला कुरूंची कीर्ती वाढवणारे विचित्र वीर्यपुत्र महाराज धृतराष्ट्र आपला बंधू पांडू स्वर्गाला गेल्यावर आपण आता राज्यावर बसला आहात आपण धर्मानुसार पृथ्वीचे पालन करावे सदाचाराने प्रजेला प्रसन्न ठेवावे आणि स्वजनांबरोबर समान वर्तन ठेवावे असे करण्याने आपल्याला लोकांमध्ये यश आणि परलोकी सद्गती प्राप्त होईल आपण जर याच्या विपरीत आचरण कराल तर या लोकी निंदा होईल आणि मृत्यूनंतर नरकात जावे लागेल म्हणून आपले पुत्र आणि पांडव या दोघांशीही समानतेने वागा आपल्याला माहीतच आहे की या जगात कधीही कोणीही कुणाही बरोबर कायमचा राहू शकत नाही राजन हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे तर मग स्त्री पुत्राधिकांविषयी काय सांगावे जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो आपल्या कर्मानुसार पाप पुण्याचे फळ सुद्धा तो एकटाच भोगतो आमचे पालनपोषण करणे हा तुमचा धर्मच आहे असे म्हणून अधर्माने मिळवलेले मूर्खाचे धन स्वजन लुटतात जसे पाण्यात राहणाऱ्या जंतूचे सर्वस्व असलेले पाणी त्यांचे संबंधितच संपवून टाकतात जो माणूस आपले समजून ज्याचे अधर्मानेही पालनपोषण करतो तेच प्राण धन पुत्र इत्यादी त्या मूर्खाला त्याच्या इच्छा अपुऱ्या ठेवूनच निघून जातात खरे म्हणाल तर जो आपल्या धर्माला विनमुख आहे त्याला व्यावहारिक स्वार्थ सुद्धा समजत नाही ज्यांच्यासाठी तो अधर्म आचरतो ते तर त्याला वाऱ्यावर सोडतातच शिवाय त्याला कधीच समाधान लाभत नाही आणि शेवटी तो घोर अशा नरकात जातो म्हणून महाराज हा संसार म्हणजे स्वप्न जादू किंवा मनोराज्यासारखा आहे असे समजून स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवून समत्वामध्ये स्थिर राहा आणि शांत व्हा धृतराष्ट्र म्हणाला हे उत्तम सल्ला देणारे अक्रूर महोदय आपण माझ्या कल्याणाचीच गोष्ट सांगत आहात मनुष्याला अमृत मिळाले तर तो जसा तृप्त होत नाही त्याचप्रमाणे मी सुद्धा आपल्या या उपदेशाने अजूनही तृप्त झालो नाही असे असूनही हे साधू आपण करीत असलेला हा हिताचा उपदेश माझ्या चंचल चित्तामध्ये स्थिर होत नाही कारण पुत्राच्या ममतेमुळे माझे मन विषम झाले आहे जशी स्फटिकमय पर्वतावर चमकलेली वीज दुसऱ्याच क्षणी दिशेनाशी होती तीच दशा आपल्या उपदेशाच्या बाबतीत होत आहे सर्व शक्तिमान भगवान पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाला आहे त्यांच्या विधानामध्ये कोण बदल करू शकेल त्यांची जशी इच्छा असेल तसेच होईल भगवंताच्या मायेचा मार्ग अचिंत्य आहे त्या मायेच्या द्वाराच ते या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करतात आणि कर्म व कर्मफलाची वाटणी करतात त्या जगतचक्राच्या निर्भेद चालीमध्ये त्यांच्या अचिंत्यलीला शक्ती व्यतिरिक्त दुसरे कोणतेच कारण नाही त्याच शाली प्रभूंना मी नमस्कार करतो श्री शुक म्हणाला अशा प्रकारे धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून घेऊन आणि स्वजन संबंधिताचा निरोप घेऊन अक्रूर मथुरेला परतला परीक्षिता तिथे त्याने रामकृष्णांना धृतराष्ट्राचे पांडवाशी असलेले वर्तन सांगितले कारण त्याला त्यासाठीच हस्तिनापूरला पाठवले होते या ठिकाणी एकोणपन्नासावा अध्याय समाप्त झाला भगवान कृष्णार्पण वस्तू आणि या ठिकाणी दहाव्या स्कंदातला पूर्वार्धही समाप्त झाला ओम हरिओम तत्सत बंधू आणि भगिनींनो नमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून एकशे आठ उपनिषदे वाल्मिकी रामायण बारा स्कंदांच्या भागवतासहित सार्थ श्री ज्ञानेश्वरी सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ऍलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक अंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेन्शन पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफ लाईफसाठीही सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश वा मी यशस्वी होणारच practical mind programming law of attraction आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत अगदी आपण म्हणतो ना जो जे वांछील तो ते लाहो याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसप्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात तसेच money course change yourself mind power and programming इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या श्री रामकृष्ण प्रकाशन सदोतीस ऑब्लिक पंधरा तानाजी नगर धनकवडी पुणे त्रेचाळीस मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद